एकलग्न असेही भाग अठ्ठावीसावा लेखिका वैशाली गुरव सादर करते टॉक्स. मागील भागात आपण पाहिले दिवाळीसाठी समीर आणि शर्वरी मॉम डॅडकडे आले होते आज पाडवा आहे आणि आता पुढे काही वेळाने तो बाहेर तर आला श्रिया रोहनला ओवाळत होती त्याने तिला गिफ्ट दिले या दोघांची वाट पाहून मॉमने डॅडला तर केव्हाच ओवाळलं समीर तू बस आणि किती वेळ रे शर्वरीला आवरायला वेळ लागायला पाहिजे तर तुलाच लागतोय समोर बसलेला समीर शर्वरी त्याला ओवाळायला ताट घेऊन आली तोच समीर म्हणाला अरे ते परफ्यूम नव्हतं सापडत आणि दोघांची नजरानजर झाली शर्वरीला मगाशी घडलेलं आठवलं आणि तिचा चेहरा ब्लश करत होता ती खाली पाहत त्याला ओवाळत होती तो मात्र तिची गंमत पाहत होता समीर भाऊजी गिफ्ट द्यायचं असतं आज बायकोला मग काय आणलं आहे तुम्ही श्रिया विचारते हो का अरे मी विसरलोच समीर म्हणाला अरे असं कसं विसरलास ते काही नाही काहीतरी गिफ्ट द्यायचं मगच इथून उठायचं रोहन सांगतो बर, मी तिला संध्याकाळी बाहेर नेतो तिला जे हवं ते घेईल हो तसही चालेल की श्रिया म्हणत होती आणि शर्वरी देवासमोर ते ताट ठेवून आली संध्याकाळी ठरल्याप्रमाणे खरंच तो तिला बाहेर घेऊन जाणार होता शर्वरी आवर आपण बाहेर जाणार होतो ना ती सांगते अरे ठीक आहे समीर आता रात्रीचे जेवणाचं पाहावं लागेल जाऊ नंतर कधी तुला यायचं नाही का माझ्यासोबत तो जरा चिडलाच अरे असं चिडतोस काय रे लगेच ती म्हणाली मग काय ग आवरून ये बाहेर मी वाट पाहतोय तो म्हणाला काहीच वेळात ती आली मॉम आम्ही बाहेर जाऊन येतोय जेवायला नसेन समीर सांगतो हो हो ठीक आहे मॉम म्हणत होत्या आणि श्रिया तिला खुणावत होती मज्जा आहे बुवा दोघेही खाली आले कारमध्ये बसले कार सुरू झाली पण ती खिडकीतून बाहेर पाहत होती तिला त्याचं मघाचे चिडणे मनातून काही गेलेच नव्हते ती त्याच्याकडे पाहत नव्हती तो म्हणतो शर्वरी सॉरी ना बोल ना ग काहीतरी ती बोलते जा मी नाही बोलणार कसा चिडलास रे मघाशी मग आपलं ठरलं होतं ना बाहेर जाणार येते आणि काय ग हे काय घेऊन आली आहे तू त्याने विचारले ती सांगते जिकडे जायचे आहे तिकडे जाऊच पण एकदा समायराला भेटायला जाऊया का तो म्हणतो शर्वरी तू ठीक आहे ना तू नताशाच्या घरी चल म्हणते आहेस ती सांगते हो आय नो पण मला समायराला भेटायचं आहे तिचं तिला गिफ्ट देऊ आणि निघू ओके ॲज यू विश म्हणत त्याने कार नताशाच्या घराकडे वळवली काही वेळाने ते तिच्या घरासमोर होते डोरबेल वाजवली आणि समोर नताशा अरे तुम्ही दोघे या ना आत मला तर खरंच वाटत नाहीये समायरा बेबी बघ कोण आलंय ती एकदम आनंदून म्हणाली आणि समायरा धावतच आली hi uncle hi aunty Samaira म्हणाली हाय बेबी हे बघ हे आहे गिफ्ट तुझ्या अंकल आणि आंटीकडून शर्वरी सांगते से थँक्यू समायरा नताशा म्हणते थँक्यू समायरा म्हणाली आम्ही निघतो शर्वरी सांगते थांबा ना आला काय आणि निघाला काय मी असताना तुम्ही पहिल्यांदाच घरी आलाय कॉफी तरी घेऊन जा प्लीज नताशा म्हणाली आणि समीर शर्वरीने एकमेकांकडे पाहिले ओके दोघेही म्हणाले आई तेवढी कॉफी ठेव ग मी घर दाखवते यांना तिने आवाज देत सांगितले चला ना तुम्हाला घर दाखवते आमचं असं म्हणत तिने शर्वरीचा हात पकडला नाही मी थांबतो इथे समायराशी खेळतो समीर म्हणाला आणि शर्वरीला मनात नसताना तिच्यासोबत जावं लागलं ते मोठं घर होतं नताशा तिला वर घेऊन आली नताशा एकटीच बोलत होती आणि शर्वरी अजूनही एक शब्दही बोलत नव्हती शर्वरी तू अजूनही माफ केले नाही ना मला हो म्हणा मी वागलेच अशी तुझ्या जागी मी असते तरी असेच केले असते पण एक सांगू का हो मला समीर आवडत होता ते फिलिंग ते दिवस फक्त आठवणी बनून आहेत आणि खरं तर ते न विसरण्यासारखं आहे पहिलं प्रेम विसरणं शक्य नसतंच ग शर्वरी विचारते तू मला हे बोलण्यासाठी घेऊन आलीस का का जखमेवर मीठ चोळत आहेस नताशा सांगते अगं नाही ग मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तर घे जरा माझ्या जागी राहून विचार कर एकदाच म्हणजे माझं प्रेम होतं आणि ती जागा अजूनही मनाच्या कोपऱ्यात आहेच पण तो त्याच्या आयुष्यात खुश आहे आणि तो तुझा आहे हे मी एक्सेप्ट केलंय ग आणि खरं सांगायचं तर मला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा त्या दिवशी तुला ज्या पद्धतीने धावत घेऊन आला आणि तुझी बाजू घेऊन मला बोलत होता तेव्हाच मला कळलं तो किती प्रेम करतो तुझ्यावर मी सॉरी नाही म्हटले पण खरंच एका सॉरीने सगळं नीट नसतं झालं ना त्यात आता समीरशी मैत्री राहणार नाही आणि त्यापेक्षाही त्याचं त्या दिवशीचं ते द्वेष करणं मनाला खूप लागलं होतं त्या भरात मी वाटेल ते बोलून गेली पण मनापासून चुकल्याची जाणीव होणं हे जास्त महत्त्वाचं नाही का गं जी मला आत्ता झाली आहे आणि तुझी आणि समीरची जोडीच बेस्ट आहे उगाचच का त्याने बनवली आहे शर्वरी म्हणते मग आता मी काय करायचं हे सांगशील नताशा बोलते करायचं काहीच नाही माझं आयुष्यच किती असणार आहे पण म्हणून मला तुमची मैत्री नाही ग गमवायची मैत्री किती अनमोल असते हे आत्ता मला कळतंय जेव्हा एकटं राहावं लागतंय जी आपली ही होतीच की पण त्या मैत्रीचे तू काय केलेस शर्वरी दूर पाहत म्हणाली नताशा सांगते हे बघ झालेल्या गोष्टी चुकीच्या होत्या पण आता कितीही अट्टहास करून त्या बदलता येणार आहेत का माणूसच चुकतो ग मीही चुकले जे केले ते चुकीच्या पद्धतीने आणि म्हणूनच कदाचित नाही भेटला मला समीर पण ठीक आहे ना मैत्री तर ठेवू शकते त्याच्याशी तुझ्याशी जेव्हा वाटेल तेव्हा भेटेल बोलेल ना मला ना त्याला कॉल करताना कसलाही संकोच वाटेल ना तुला त्रास होईल ना गैरसमज होतील तू सोबत असलीस त्याच्या तर तुला काय वाटेल म्हणून मेसेज करताना बॅकस्पेस करत डिलीट नाही करावा लागणार इतके स्वच्छ मैत्रीचे नाते तर ठेवू शकतो की एकमेकांच्या आयुष्यात ओझं बनून नाही राहायचे मला आणि आहे आयुष्य तोपर्यंत नंतर तू कुठे आणि मी कुठे असेन शर्वरी म्हणते हो ते सगळं ठीक आहे पण यालाच उशिराचं शहाणपण म्हणायचं का ते नेहमी उशिराच का येतं ना नताशा बोलते हो तसं म्हणावं तर समोर दिसणारं मरण खूप काही शिकवून जातं ग आणि खरं सांगू का ते एक वय असतं तेव्हाच हे प्रेम वगैरे होतं आणि माणूस तसाच नाही ग राहत तो बदलतो माझं लग्न झालं आणि हिमांशू आला माझ्या आयुष्यात आणि मला कधीच समीरची आठवणही नाही झाली आता तर आपण इतकं पुढे आलोय की माझ्या आयुष्यात आता सध्या तरी माझी समायरा महत्वाची आहे आणि समीरच्या आयुष्यात तू तो तुझाच आहे ग आणि तुझाच असणार आहे पण मी आहे तोपर्यंत माझी फ्रेंड बनून राहशील प्लीज हो ठीक आहे फ्रेंड्स वगैरे पण समीरपासून जरा <laughs> शर्वरी थोडी हसतच म्हणाली नताशा म्हणते नाही राहणार अगं फ्रेंड आहे तो माझा बाय द वे खाली चल समीरला वाटायचं या दोघी किती वेळ लावत आहेत हो चल त्या दोघी एकमेकींच्या सोबत हसत येत आहेत हे पाहून समीरला आश्चर्यच वाटलं अगं किती वेळ आवाज द्यायचा नताशा ही कॉफी घ्या तिची आई म्हणाली समीर शर्वरी ही माझी आई आई हे माझे कॉलेज फ्रेंड आहेत त्यांनी एकमेकांकडे पाहत स्माईल केले ही कॉफी घे शर्वरी समीर हम्म तिघांनी कॉफी घेतली पण समीर अजूनही जास्त बोलत नव्हता नताशा विचारते समीर तू अजूनही माफ नाही केलेस का मला समीर सांगतो असं काही नाहीये पण आम्ही आता घाईत आहोत हो ठीक आहे नाही घेणार मी जास्त वेळ तुमचा आणि अधूनमधून येत जा असेच समायरासाठी नताशा म्हणाली हो नक्कीच तू काळजी घे स्वतःची आणि तू बरी होणारेस हेही लक्षात ठेव शर्वरी सांगते हो थँक्स ती म्हणाली आणि पहिल्यांदा तिच्या तोंडून काळजीचे निघालेले शब्द ऐकून नताशाच्या डोळ्यात थोडं पाणी आलेच ते दोघं कॉफी संपवून निघाले आणि जाताना एकदा शर्वरीने नताशाला अलिंगन दिले चल बाय काळजी घे तुझी आणि समायराची आणि हॅपी दिवाळी म्हणत समीरच्याही पुढे निघून येऊन कारमध्ये बसली समीर आला आणि कार स्टार्ट केली काय ग काय झालं शरू अशी पुढे का निघून आलीस शरू सांगते काही नाही ती खरंच चेंज झाली आहे समीर कॉलेजमधली ती नाहीच चांगलंच आहे की मग तो म्हणाला हो रे पण तिला बरं व्हायला हवं समीर समायरासाठी शर्वरी म्हणाली समीर म्हणतो हो आपण आहोत ना सोबत आपण तिला बरं करू प्रेमात ताकद असते तशी ती मैत्रीमध्ये पण असते असं दाखवून देऊ आपण हो नक्कीच शर्वरी एकदा त्याला बिलगली ते तिथून निघाले आणि काहीच वेळात ते एका ज्वेलरी शॉपच्या समोर होते समीरने कार पार्क केली आता उतरणार तर शर्वरी समीरला म्हणाली मला आता खरंच काही नको होतं समीर पण तुला वाटते म्हणून तुला द्यायचं आहे तर तुझ्या आवडीने काही घे मला ते आवडेल मग ती छोटी रिंग असेल तरी चालेल बरं आधी उतरायचं का समीर म्हणतो हो चल ते ज्वेलरी शॉपमध्ये आले आणि पाहता क्षणी समीरला एक टेम्पल ज्वेलरी सेट आवडला तो त्याने तिच्यासाठी घेतला बिल वगैरे करून निघेपर्यंत रात्रीचे आठ झाले होते ते तिथून निघून हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि घरी नऊ साडेनऊला पोहोचले दिवाळीचा शेवटचा दिवस समीर आणि शर्वरी आईबाबांकडे गेले त्यांच्यासाठी घेतलेले कपडे तिने त्यांना दिले त्यांनी पण पहिली दिवाळी म्हणून दोघांनाही कपडे घेतले होते तिथे एक दिवस राहून ते त्यांच्या घरी आले दुसऱ्या दिवशीपासून ऑफिस परत सुरू होणार होते तो नोव्हेंबर महिना होता पुढच्या आठवड्यात श्रियाचे ओटी भरण होते शर्वरीने सुट्टी काढलेली ते दोघे सकाळीच मॉम डॅडकडे आले तिथेच सोसायटीमध्ये असणाऱ्या क्लब हाऊसमध्ये डेकोरेशन करायचं चाललेलं समीर आणि रोहन यात पुढे होते श्रियाला तयार करणं आणि आलेल्या पाहुण्यांना पाहणं शर्वरी करत होती मॉम पण किचनमध्ये राहून मेडकडून चहा कॉफीचे पाहत होत्या सगळं आवरल्यानंतर श्रियाला शर्वरी तिकडे घेऊन आली जिथे छान हॉल सजवलेला फुलांनी डेकोरेट केलेला हॉल स्विंग सगळंच अप्रतिम वाटत होतं हलक्याशा आवाजात लावलेली गाणी मंद फुलांचा दरवळ मन प्रसन्न करत होता आणि ठराविक लोकांची उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली होती श्रियाच्या घरचे आणि शर्वरीचे आईबाबाही आले होते नताशाला पण बोलवलं होतं पण ती समायराला घेऊन एका साईडला बसून राहिली काहीच वेळात कार्यक्रम सुरू झाला श्रिया आणि दोघांना स्विंगमध्ये बसवून त्यांना ओवाळण्यात आलं श्रियाची ओटी भरण्यात आली पेढा की बर्फी ओळखण्याचा कार्यक्रम पण झाला आणि त्यातही नेमका दोन्ही वेळेस पेढाच निघाला समीर मात्र दूर उभा राहून सगळा कार्यक्रम पाहत होता कार्यक्रम झाल्यानंतर श्रिया डिलेव्हरीसाठी तिच्या आईबाबांकडे जाणार होती ठरल्याप्रमाणे ते कार्यक्रम झाल्यावर जातात ती गेल्यावर मॉम डॅड आणि रोहन समीर आणि शर्वरीच्या घरी येऊन राहणार होते नताशा पुण्यात होती तोपर्यंत दोघांचेही नताशाशी बोलणं आणि भेटणं हळूहळू वाढलेलं तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ते खूप महत्त्वाचे ठरले एका एन जी ओच्या मदतीने तिच्या ट्रीटमेंटची व्यवस्था झाली तिची ट्रीटमेंट लवकरच सुरू होणार होती त्यासाठी तिला न्यूयॉर्कला जाऊन राहावं लागणार होतं नताशाला समायरा आणि तिच्या आईला सोबत घेऊन जावं लागणार होतं त्यामुळे समायराकडे दुर्लक्ष होणार हे निश्चित होते पण नताशा तरी आता कोणत्या तोंडाने ही जबाबदारी शर्वरीवर टाकणार होती जे काही होईल त्याला सामोरे जायचं या हेतूने नताशा सगळ्या गोष्टींना तयार झाली होती त्यात नताशाचे वाचण्याचे चान्सेस फक्त दोन टक्के होते पण समीर आणि शर्वरीच्या प्रेमळ वागण्याने ती आणखी काही दिवस आयुष्य जगण्याचे चान्सेस निर्माण झाले होते आणि झालंही तसेच नताशा बरी होऊन येईपर्यंत शर्वरी स्वतःहून समायराला सांभाळायला तयार झाली की निदान समायराच्या ओढीने तरी नताशा या आजारावर मात करेल येणारा काळच शेवटी ठरवणार होता की पुढे काय होणार आहे ज्या दिवशी ती न्यूयॉर्कला जायला निघणार त्या दिवशी खरं तर नताशाला समायराला सोडून जाणं हे अतिशय त्रासदायक वाटत होतं स्वतःचा जीव असं दुसऱ्याजवळ सोपवणं खरंच शक्य नसतं जाताना तिची अवस्था पाहून समीर आणि शर्वरीलाही वाईट वाटत होते शर्वरी म्हणते नताशा मला माहीत आहे याचा तुला खूप त्रास होतोय पण तुला माघारी यायचे आहे समायराच्या ओढीने तू नक्कीच बरी होऊन येशील नताशा बोलते हो ग पण मला तिला असं सोडून जाणं जीवावर आलंय ग मी किती सहज म्हणाले तुम्ही सांभाळा म्हणून पण आता पाय निघत नाही तिला अजून तरी एवढं काहीच कळत नाही ना तिला कसं कळणार ग की तिची मम्मा कुठे गेली शर्वरी सांगते हे बघ तू आता तो विचार नको करू तुला बरं व्हायचंय एवढंच बघ नताशा भाऊक होऊन म्हणते शर्वरी खरंच थँक्स आजकाल या जगात कोणी काहीही नाही करत कोणासाठी पण यार तू मला माफ कर झाल्या गोष्टीसाठी म्हणजे तोही माफ करेल आत्ता कळतंय की दुआ का महत्वाच्या असतात अगर दुआ ही नहीं रहेगी तो भला दवा कैसे असर करेगी ना मी विसरले आता सर्व तूही विसर आणि लवकर बरी होऊन ये शर्वरीला बिलगून समायराच्या नकळतच नताशा तिच्या आईसोबत न्यूयॉर्कला निघून गेली समायरा आता समीर आणि शर्वरीसोबत दोघांच्या घरी राहायला होती पण नताशाला फोन मात्र असायचे जगण्याची उमेद देणं जेवढं जमेल तेवढं पॉझिटिव्ह ठेवण्याचे काम शर्वरी आणि समीर करायचे नताशाची आईही सतत तिच्यासोबत असायची नताशा बरी होणारे असाच विचार शर्वरी आणि समीर करत होते आणि तिच्याही मनात तेच भरवून देत होते असं म्हणतात कॅन्सर या आजारापेक्षा त्याची ट्रीटमेंट ही जास्त त्रासदायक असते पण आजूबाजूला मोटिवेट करणारे लोक असतील आणि त्या व्यक्तीने जर ते खरंच मनावर घेतलं तर काहीही अशक्य नसते समीर शर्वरी दोघे ऑफिसला जायचे पण घरी मॉम डॅड असल्याने समायराला सांभाळण्याचे टेन्शन नव्हतं डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रियाला मुलगा झाल्याचे कळताच तिला भेटायला त्यांना सर्वांना जावं लागलं तिच्या घरी कोथरूडला पोहोचल्यानंतर हाय श्रियादी, कशी आहेस शर्वरी विचारते मी छानच श्रिया म्हणाली बेबी कुठे ग शर्वरी विचारते अगं त्याला बाहेरच्या खोलीत घेऊन गेलेत ते बघ आले घेऊन ते तिच्या आईने आणलं आणि ते डायरेक्ट शर्वरीच्या हातात दिले तिने ते बाळ घाबरतच हातात घेतलं किती क्यूट आहे ग पण बापरे मला नाही जमणारे घ्यायला असं म्हणत पटकन श्रियाकडे देऊन ती मोकळी झाली श्रिया म्हणते समीर भाऊजी घ्या ना तुम्ही पण समीर म्हणतो काय मी नको बाबा मी आपला दुरूनच पाहतो अरे सवय लागायला हवी आता तुलाही रोहन म्हणाला आणि शर्वरी थोडी शरमली मग नाव काय ठरवलंय श्रियादी शर्वरी विचारते श्रिया सांगते अगं मी आणि रोहननी रुद्र ठरवलंय कसं वाटतंय छानच आहे शर्वरी म्हणाली हो ते सगळं ठीक आहे पण तुम्ही कधी गुड न्यूज देताय श्रिया थोडी तिरकस पाहत बोलली काय इतक्यात काहीही शर्वरी लाजून बाहेर निघून गेली इकडे नताशाला ट्रीटमेंटसाठी येऊन एकच महिना झालेला पण त्या दिवशी ती जरा जास्तच वेदनेत होती त्याने ती थोडी निगेटिव्ह झाली कारण तिला एकदा समायराला पाहायची इच्छा झाली होती पण आता हे थोडीच शक्य आहे हे सगळं समजून घेण्याच्या मनस्थितीत ती नव्हती तिला वाटत होते की ती आता काही जगणार नाही ती तिच्या आईला डॉक्टरांना हट्ट करू लागली की समायराला पाहायचं आहे निदान तिचा आवाज तरी ऐकवा नाहीतर एकदाच शर्वरीसोबत तरी बोलू द्या इकडे ते सगळे श्रियाच्या घरी नुकतेच जेवायला बसले होते आणि शर्वरीचा फोन वाजला ती तो उचलून गॅलरीमध्ये जाऊन उभी राहून बोलू लागली हा बोला ना आई नताशा ठीक आहे ना नताशाची आई सांगते अगं तिला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ता काय झाले कळेना तिला वाटतंय ती आता नाही जगणार समायराला पाहायचं तर कधी तिचा आवाज ऐकायचा म्हणते मला तर काहीच सुचत नव्हतं शेवटी डॉक्टरांची परवानगी मिळवून तुला कॉल केला शर्वरी म्हणते तुम्ही काळजी नका करू तिच्याकडे द्या फोन मी बोलते तिच्याशी हो थांब देते म्हणत त्या नताशाजवळ फोन घेऊन आल्या नताशा म्हणते हॅलो शर्वरी मला नाही वाटत मी जगेन मला जगायचं आहे ग अजून माझ्या समयरासाठी पण शर्वरी सांगते पण काय नताशा तुला सांगितले ना तू असा विचार करणार नाहीस समायरासाठी तुला जगायचं आहे आणि हा एकच पर्याय आहे तुझ्याकडे दुसरा नाहीच असं कसं विसरतेस ग तू तुला तिथून बरं होऊनच यायचे आहे नताशा आम्ही वाट पाहतोय समायरा वाट पाहते नताशा म्हणते हो पण तोपर्यंत मला काही झालंच तर माझे मन मानत नाहीये आता शर्वरी बोलते त्याला मानावं लागेल बाळा तूच त्याला समजावू शकतेस बेटर दॅन अस तुला तिला खूप मोठं होताना पाहायचं आहे की नाही आणि तू ठरवलंस ना तरच तू स्वतः यातून बाहेर येशील बघ विचार कर मी प्रयत्न नाही करत का नताशा म्हणाली शरू म्हणते करतेस ना मग यश नक्कीच येणार फक्त एकही निगेटिव्ह विचार मनात येऊ द्यायचा नाही तू बरी होऊन समायराला भेटायला येणार आहेस असा विचार कर तुझ्या मनाला फक्त एक सांग काही झालं तरी फक्त समायरासाठी तुला जगायचं आहे चल काळजी घे मी ठेवते आता फोन पण आमच्या गुड विशेष सतत तुझ्या सोबत आहेत ओके ओके नताशा म्हणते एक महिना निघून गेला आता पाच महिने फक्त आणि आपण फोनवर बोलूच ना जवळ असते तर भेटायलाही आलोच असतो नाही का बरं चल bye take care Sharvari phone ठेवून मागे वळणार तर समीर पाठीमागेच उभा होता काय झालं समीर विचारतो शरू सांगते अरे पुन्हा एकदा निगेटिव्ह झालेली तिला समायराला पाहायचं होतं तिला वाटते तिला काही होईल समजवलं रे तिला पाहू आता आपण तरी काय करायचं रे ती म्हणत होती आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली समीर म्हणतो तू नॉर्मल राहणार आहेस आपण मी आहे ना तुझ्यासोबत होईल ती लवकरच बरी असा आपणही विचार करायला हवाय हो रे शर्वरी म्हणाली समीर सांगतो बरं जा तू आधी जेवण करून घे स्वतःकडे दुर्लक्ष नाही करणार सा हो आलेच मी म्हणत ती जेवायला गेली काही वेळ थांबून ते सगळेच निघणार होते श्रिया आणखी दोन तीन महिने तिथेच राहणार होती सर्वांचा निरोप घेऊन ते त्यांच्या घरी आले शर्वरी आणि समीर नताशाला ठीक करायला खूप मेहनत घेत आहेत तिला सतत पॉझिटिव्हिटी आणि मोटिवेट करत आहेत काय होते ते पाहूया पुढील भागात हो पुढील भाग अंतिम असेल तुमचे मत मला जरूर कळवा थँक्यू